वंच ना तुम्हाला शोभायचं तो काय का तुला पाहून उल्हास वाटतो ती ओवी येते मी ह्या गंगाबाई इकडे काय म्हटलं लक्ष आहे ना मग काय जादा शक्कर जादा मी आहे का संक्रांतीचा आनंद आजच टिकलाय काय चाललंय नंदा भाऊ यांचं उद्या संक्रांतीला आठवण करणार त्या ओव्या हिला चांगल्या माहिती आहे तर खरंच म्हण त्या ओव्या सगळ्यांनी शिंग मोडून ते शिरायचं म्हटलं तर आहो बसा म्हटलं बसा ऐका तरी म्हणा बघा कोणा मदनाची राणी

मीठ तरी वाढून टाकाव्या नका बी त्यांच्या मनात भरून दे एक वंच आहे ना तुम्हाला असं काहीतरी कराल तर काढून देतो की बसायचं हो आरसे आणलेत असले आरसे पाहू पाहू ए नीट बस गाभी वहिनी दृष्ट मिष्ट पापी चांदळाची आल्या गेल्याची भूता चिताची नंदीची अगदी खाली पाहिला नसता बरं का तुम्ही आपल्या ह्या आरसेच पहा कसे उद्या लुटावेत म्हणते हे काय भावाचे साडेचार रुपये ग्रोस दोन फिरवलं तर असं भरून अंगारा नाही आई हा पाहू आयशा कसं छान आहे हा लुटायची तर आपली झुळझुळीत वस्तू लुटावी आवडल्या तुम्हाला सुद्धा आपल्याला काय तुम्हाला आवडलं म्हणजे झालं आशाचा तवा लुटू सांगू आणायला दादा असता तर लगेच आले रे आले दादा अगदी शंभरावर पाच पुरी येतो येते हो मी विचारून सांगा बरं का मला हो सांगेन हा थांबा कुंकू असते नंदा भांग कशी सुटले जाण्यासारखी आहे तुला पटणारी जम्मत हा पाहिलाच का हो हो हो तीच वाटतं न पटणारी गंमत साडेचार रुपये रोज आहेत लुटावेत म्हणते मी उद्या पाहू पाहू छान आहे पण हा वाटलंच मला जपानी असेल म्हणून काही देशी वस्तू हं, आणि उसाच्या मोळ्या हरभऱ्याच्या पेंढ्या ते तो किंबरचा आवाज ते राहिले कागदी फुलं चालतील शिष्य काय ती वेगळी वास न घालते ना मंदा वाजगे वाजगे आरशाचा हा हा हा, हा पण चेष्टा नको करू त्या फुलांचा तारे शोभेला काय वाईट दिसतील फुलं त्यांना ना कोंब ना त्यांच्या पाकळ्या गळतील हा ती निर्जीव फुलं निर्जीव फुलं म्हणला या निर्जीव फुलांच्या मागची जीवन कहाणी ऐकतील तर चंद्रकांत तिथे राहतात का पहा बरं बाहेर कोण आहे ते दादा ही एक मुलगी कोण पुष्पा फुलं घेऊन इतक्या थंडी आली सकाळी येते तरी रात्र कशी काढू उपास येई बस दात ठाकरतात बिचारीची थंडी म्हणजे फुलं मागून सुद्धा ठेवली होती वाटतं तारा तिला थोडं कडक कडक दूध यापेक्षा काय दिवशी ती फुलं असली हे बघ ते त्या मालकीन बाईंच्या हातात काय बाई तरी इश्य आपल्या बाहेर काय घे पुष्पा घे दुर्गा तारा बघितलं एका क्षणाचाच निवारा मिळतात आनंदानं तिच्या डोळ्यात पाणी आलं घे बाळदूत घे हं कसं घे आम तडतड गेलं किंवा ना कुडकुडत आहेत असे माझी आई आणि बघित गोळाभर आणण्याच्या अटीने रात्रंदिवस फुलं करीत बसलेले माझ्या डोळ्यासमोर दिसतात मी खाल्लं म्हणून त्यांचं दुःख हो आपल्या मुलांचं पोट भरलं तरी सुद्धा आई बापांचं दुःख हलकं होत हे तू पण तुम्ही माझी फुलं का घेईल हं या निर्जीव फुलांच्या मागं किती भयंकर जीवन कहाणी आहे पाहिली पुष्पाच्या गोड ती ऐकशील तर पुष्पा म्हणतेस का ग तुझं ते गाणं हो. झुंझुने लपले तिनु बर झुंझुने विकली ना गेली का विकली ना गेली

खरंच आम्हा निष्ठूर माणसांनी गजबजलेले आहे जंगलात तुमच्या वाट्याला दुसरं काय आहे म्हणला जपानी वस्तू घेतल्या तर जपान तुला दुवा तर नाहीच देणार पण उलट शिरजोर होईल त्यात जर तू या देशी वस्तू विकत घेशील तर अशा अनंत कष्टी स्वकीयांचा तुला दुवा लागेल तुझा व त्यांचा तुटलेला दुवा सांधा होईल बोल या पुष्पाच्या प्रश्नाला तू काय उत्तर देणार उद्या संक्रांतीला हे गाणं म्हणत फिरून तिची फुलं विकून देणार